श्री नवनाथ भक्तिसार अध्याय पंधरावा गोरक्षनाथ जालंधरनाथ भेट व कानिपनाथ आणि राय यांचं भांडण या अध्यायाच्या पठनाने घरातील सर्व भांडणं नाहीशी होतात घरात शांती सुख लाभतं अध्यायाला सुरुवात होत आहे बद्रिकाश्रम क्षेत्री गोरक्ष व कानिप हे दोघे भिन्न स्थानी तपश्चर्या करीत होते पण त्या दोघांनाही एकमेकांची माहिती नव्हती साधना पूर्ण झाल्यावर दोघेही आपापल्या गुरूंच्या शोधार्थ निघाले कानिफनाथ जालंधरनाथाचा शोध घेत उत्तरेकडे निघाला तर गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाचा शोध घेत दक्षिणकडे गेला फिरत फिरत तो हिलापट्टणास गेला तेथे नगरवेशीवर द्वारपालांकडं मच्छिंद्रनाथाविषयी चौकशी केली तेव्हा त्यांनी दहा वर्षापूर्वी जालंधरनाथ नावाचा एक साधू वर्षभर राहून गेल्याचे सांगितले आणि त्याच्या संदर्भातील अधांतरित तरंगणाऱ्या भाऱ्याची एक नवलकथाही ऐकवली तेव्हा आपले गुरु मचिंद्रनाथ नाव बदलून इथे राहिले असावेत असा विचार करून तो नगरात प्रवेशला तिथे भिक्षा मागत असताना तो गोपीचंद्राने जालंधरास ज्या ठिकाणी पुरले होते तेथे आला आणि एका घरासमोर उभे राहून त्याने अलाख निरंजन अशी हाक दिली तो सवाल ऐकताच जालंधराने भूगर्भातून आदेश शब्द उच्चारला तेव्हा गोरक्ष म्हणाला मला आदेश करणारे जती महाराज आपण कुठे आहात आपले नाव काय तेव्हा जालंधराने त्याला स्वतःचे नाव व साध्या तो जमिनीच्या पोटात असल्याचे सांगितले मग गोरक्षांनी त्याची विचारपूस केली त्यानेही स्वतःचे नाव गुरुचे नाव सांगितले आणि म्हणाला महाराज आपली अशी स्थिती कशी काय झाली तेव्हा म्हणजे जालंधराने त्याला सर्व इतिवृत्त सांगितले ते ऐकून संतापलेला गोरक्ष गोपीचंदाला धडा शिकवण्याची वार्ता करू लागला तेव्हा म्हणजे जालंधराने त्याला शांत केले आणि सध्या याविषयी कोठेही वाच्यता न करता पुढे जावे पण कानिप नावाचा माझा शिष्य भेटल्यास त्याला हे सगळे सांगावे अशी सूचना केली ते मान्य करून गोरक्षाने ते नगर सोडले आणि यात्रा करीत जगन्नाथपुरीस गेला इकडे कानिपही लोकांना सन्मार्गाचा उपदेश करीत जलंधरला शोधत हिंडत होता आपल्या सातशे शिष्यांना बरोबर घेऊन तो नित्य प्रवास करीत असेल अशा प्रकारे फिरत फिरत तो पूर्वेकडील स्त्रीराजापाशी आला त्या राज्यात गेलेला कोणीही पुरुष वाचत नाही अशी बंदता पसरली असल्यामुळं प्रत्यक्ष आपला गुरुच तेथे जाऊ इच्छितो हे समजताच त्याच्या शिष्याचे धाबे दणाले त्यांना पुढे जाण्यास धीर होईना ते जागोजागी बसून आपापसात उलटसुलट चर्चा करू लागले ते वार्ताकारिपाला समजतात त्यांनी त्यांच्या मनात धैर्य आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी लीला दाखवण्याचे ठरवले श्रीराज्याचा मार्ग सोडून त्याने बाकीच्या सर्व दिशा स्पर्शास्त्राने भारून टाकल्या आणि आपल्या शिष्यांना म्हणाला मी श्रीराज्यात जाणार आहे पण मी न भीता गुरुवर श्रद्धा ठेवून जाणार आहे ज्यांना आपल्या जीवाची भीती वाटत असेल त्यांनी खुशाल परत फिरावे ते एकूण त्याचे सात शिष्य वगळता बाकीचे सर्व शिष्य मागे फिरले आणि काही अंतर जातात स्पर्शस्तराच्या प्रभावाने जमिनीला किळले ते आपले चिकटलेले पाय हाताने हलविण्याचा प्रयत्न करू लागले तर त्यांचे हातही जमिनीला चिकटले आणि ते ओणबीच राहिले किंवा नाताने विभक्तास्त्राने भारलेली विभूती आपल्या सात शिष्यांच्या कपाळास लावली आणि त्यांना जमिनीस चिकटलेल्या शिष्यांच्या पाठीवर एक एक दगड ठेवून येण्यास सांगितले त्यांना पाहून ते शेकडो शिष्य शर्मिंदे झाले साती जणांनी मोठाले दगड आणून त्या प्रत्येकाच्या पाठीवर ठेवले तर तेही त्यांच्या पाठीला चिकटले ते ओझे असह्य होऊन ते तळमळू लागले तेव्हा साती जणांनी त्यांची चांगलीच कान उघडणी केली तेव्हा ते सर्वजण नाथांची क्षमा मागून सोडविण्याची विनंती करू लागले हे व्रत त्या शिष्यांनी कानिफाला सांगताच त्याने विभक्त असराच्या सहाय्याने त्यांची मुक्तता केली त्या सर्वांच्या मनात नाथाविषयी पूज्यभाव निर्माण झाला आणि ते स्त्री निघाले निघाली सायंकाळच्या सुमारास कानिफनाथ सरहद्दीवर आला आणि त्याने विश्रांतीसाठी तेथेच डेरा टाकला त्या रात्री मारुती भूकार करण्यासाठी श्रीराज्यात जात असताना तोही स्पर्शस्त्राच्या तावडीत सापडला पण त्याने अस्त्राला जुमानले नाही तेवढ्यात त्याला नाथपंथीयांचा जथ्था दिसला हे काम यांच्यापैकी कोणाचे तरी असावे की त्यांनी ओळखले हे लोक जर आत गेले तर मी गुंतवून ठेवलेल्या मच्छिंद्रनाथाला बोध करून परत नेतील त्यामुळं मैनाकिनी दुःखी होईल तेव्हा या मंडळींना येथूनच घाबरावून हाकवले पाहिजे असा विचार करून त्याने विशाल रूप धरून गगनभेदी गर्जना केली ती एकूण कानिभाचे शिष्य स्वसंरक्षणासाठी त्याच्यापाशी धावले ते सर्वांना धीर देऊन काणी मारुतीचा प्रतिकार करण्यास सरसावला मग त्या दोन महावीरांमध्ये एकच धुमसचक्री उडाली दगड शिळा भिरकावणाऱ्या मारुतीने नाथाच्या वज्रास्त्राशी चूर्ण केले तेव्हा चिडलेल्या नाथाने कालिका अग्नी इंद्र आणि वायू अशा चार अस्त्रांचा एकदम मारा करून मारुतीला जर्जर केले त्यावेळी वायूने आणि समुद्राने मारुतीची समजूत काढून त्याचे व नाथांची सख्य करून दिली तेव्हा कानिफाने मच्छिंद्रनाथाला कोणताही उपदेश करून त्याचे मन वळविण्याचा प्रयत्न करू नये या अटीवरच त्याने कानिफनाथाला श्रीराज्यात जाण्याची अनुमती दिली ती मान्य करून नाथाने तेथे प्रवेश केला हे व्रत मच्छिंद्रनाथाला कळताच त्याच्या मनात तो गोरक्ष असल्यास आपल्याला त्या सर्व सुखाचा त्याग करून त्याच्याबरोबर जावे लागेल अशी चिंता उत्पन्न झाली पण तसेने दर्शविता तो कानी भेटीस निघाला आणि तो गोरक्ष नाही हे पाहून सुटकेचा निश्वास टाकला त्याने कानिफाची आज आस्थेने चौकशी केली आणि महिनाभर मोठ्या आग्रहाने आपल्यापाशीच त्याला ठेवून घेतले अध्याय पंधरा समाप्त होत आहे उर्वरित कथासार पुढील अध्यायात